ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दहावा दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन विदुर म्हणाले मुनिवर भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी आपला देह आणि मन यापासून किती प्रकारची सृष्टी उत्पन्न केली याखेरीज मी आपल्या आणखी काही गोष्टी विचारल्या त्या सर्वांचे आपण क्रमाने वर्णन करावे आणि माझे सर्व संशय दूर करावेत कारण आपण सर्व सर्वज्ञामध्ये श्रेष्ठ आहात तेव्हा सूत म्हणाला शौनका विदुराने असे विचारल्यावर मुनीवर मैत्री अत्यंत प्रसन्न झाली आणि आपल्या मनात ठेवलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली मैत्रेय म्हणाला आजन्मा भगवान अशा श्रीहरींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी आपले चित्त आपला आत्मा श्री नारायण याची ठाई तसेच एकाग्र करून दिव्य शंभर वर्षापर्यंत तप केले ब्रह्मदेवाने असे पाहिले की प्रलयकालातील वायूच्या तुफान वेगामुळे ज्याच्यावर ते बसले होते ते कमळ आणि पाणी थरथरत आहे प्रबळ तपश्चर्या आणि हृदयात स्थिर झालेले आत्मज्ञान यामुळे ज्यांचे विज्ञान बळ वाढले आहे अशा त्याने पाणी आणि वायू दोन्हीही पिऊन टाकले नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्याने विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले लोक मी यापासूनच निर्माण करीन भगवंताने सृष्टिकार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवाने मग त्या कमलकोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भू भुवा आणि स्वहा असे तीन भाग केले वास्तविक ते कमल एवढे मोठे होते की त्याचे चौदा किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते जीवांची भोगस्थाने म्हणून यात तिन्ही लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे जे निष्काम कर्माचरण करणारे आहेत त्यांना महरलोक तपोलोक जनोलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते विदुर म्हणाली भ्रमण आपण अद्भुत कर्मा विश्वरूप अशा श्रीहरीच्या ज्या कालनामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी विस्तारपूर्वक आम्हाला सांग मैत्रे म्हणाला विषयांचे बदलणे हेच कालाचे स्वरूप आहे तो काल स्वतः निर्विशेष अनादि आणि अनंत आहे त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लिलेने सृष्टीच्या रूपात प्रकट करतात अगोदर हे सर्व विश्व भगवंताच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होते त्यालाच भगवंतांनी अव्यक्त मूर्ती कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केले हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते आणि यापुढेही ते तसेच राहील या जगाची उत्पत्ती नऊ प्रकारची होती तसेच प्राकृत वैकृत भेदाने एक दहावी सृष्टीही आहे त्याचप्रमाणे याचा प्रलय काल द्रव्य आणि गुणांच्या द्वारा तीन प्रकाराने होतो पहिली सृष्टी महत्त्वाची भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणामध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे दुसरी सृष्टी अहंकाराची जिच्यापासून पृथ्वी आधी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते तिसरी सृष्टी भूतसर्ग आहे जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो चौथी सृष्टी इंद्रियांची आहे ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे पाचवी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या आहे मन या सृष्टीच्याच अंतर्गत आहे सहावी सृष्टी अविद्येची आहे यामध्ये तमिश्र अंध तामिश्र तम मोह आणि महामोह या पाच गाठी आहेत ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारे आहे या सहा सृष्टी प्राकृत आहेत आता वैकृत सृष्टी आहेत त्यांचेही वर्णन आहे भगवंताचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रोजगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताची ही लीला आहे सातवी प्रमुख वैकृत सृष्टी सहा प्रकारच्या वृक्षांची असते वनस्पती औषधी लता तोकसार विरुद्ध आणि द्रुम हे खालून वर वाढतात यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव येतो आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण असतो आठवी सृष्टी पशु आहे ही अठ्ठावीस प्रकारची मानली गेली आहे यांना कालाचे ज्ञान नसते यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो केवळ वासावरून यांना वस्तूंचे ज्ञान होते यांच्यात विचारशक्ती नसते हे विदुरा या पशुयोनीमध्ये गाय बकरा रेडा काळवीट डुकर नीलगाय रुरू नावाचे हरिण मेंढा आणि उंट हे दोन खुरांचे पशु होत गाढव घोडा खेचर पांढरे हरिण चित्ता आणि वनगाय हे एक खुर असलेले आहेत आता पाच नखे असलेल्या पशूंची नावे एक कुत्रा कोल्हा लांडगा वाघ मांजर ससा साळ सिंह माकड हत्ती कासव घोरपड मगर इत्यादी होत बगडा गिधाड खोला ससाना भास भल्लूक मोर हंस सारस चक्रवात कावळा घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी म्हणवले जातात विदुरा नववी सृष्टी मनुष्यांची आहे ती एकाच प्रकारची आहे यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असा असतो मनुष्य रजोगुण प्रधान कर्मपरायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात स्थावर पशुपक्षी आणि मनुष्य या तीन प्रकारच्या सृष्टी तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग या वैकृत सृष्टी आहेत आणि जो महतत्वाधिरूप वैकारिक देवसर्ग आहे त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली आहे या व्यतिरिक्त सनतकुमार इत्यादी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे देव पितर असुर गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस सिद्ध चारण विद्याधर भूत प्रेत पिशाच आणि किन्नर किंपुरुष अश्वमुख इत्यादी भेदानी देवसृष्टी आठ प्रकारची आहे विदुरा याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवाने रचलेली ही दहा प्रकारची सृष्टी मी तुला सांगितली आता यापुढे मी वंश आणि मनवंतर इत्यादी सांगेन अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्य संकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतःच जगताच्या रूपाने आपलीच रचना करतात या ठिकाणी दहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू